मापारी कुणी विद्वान नाही मापारी कुणी विद्वान नाही आज सर्वांच्या ओटावर येई सगळे एकच ये उत्तर साऱ्या जगात नंबर भीमराव रामजी आंबेडकर साऱ्या जगात नंबर भीमराव रामजी आंबेडकर